परिचय एक शांतीपूर्ण गाव आणि एक शेतकरी एका सुंदर शांत आणि हिरव्यागार गावात एक वृद्ध शेतकरी राहायचा तो आपल्या तीन मुलांसह राहत होता त्याचे तीनही मुलं मेहनती होती पण त्यांच्यात सतत भांडण होत असे घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण असायचे वडिलांच्या मनाला त्याचा फार त्रास होत असे त्यांना एकत्र आणण्याचा प्रत्येक प्रयत्न त्यांनी केला पण काहीही परिणाम झाला नाही ही गोष्ट लहान मुलांसाठी प्रेरणादायी कथा आहे ज्यातून मुलांना शिकता येईल की एकतेत बल आहे मुलांचे सततचे भांडण शेतकरी दिवसभर शेतात काम करत असे आणि मुलं घरी एकत्र असतानाच भांडत असत एका क्षणी भांडणाचे कारण होते की ज्याला पाणी द्यावे दुसऱ्या क्षणी ते खेळाच्या साधनांवरच भांडत असत वडिलांनी कित्येकदा समजावले मुलांनो एकत्र राहिलात तर तुम्हाला कोणालाही हरवता येणार नाही पण मुलांना त्याचे महत्त्व कळत नव्हते याच गोष्टीतून आपण पाहतो की मराठी शॉर्ट स्टोरीज फॉर चिल्ड्रनमध्ये मुलांच्या वागणुकीचे नाट्यमय वर्णन करून त्यांचे लक्ष वेधले जाऊ शकते वडिलांचा प्रयोग बांधलेले काठ्या एक दिवस वडील आजारी पडले त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले आणि म्हणाले माझ्या मुलांनो आज मी तुम्हाला एक महत्त्वाचे धडा शिकवणार आहे जे तुम्ही आज शिकाल ते तुमच्या संपूर्ण जीवनात उपयोगी ठरेल त्यांनी प्रत्येक मुलाला दहा लाकडी काठ्या दिल्या आणि सांगितले या काठ्या स्वतंत्रपणे मोडा जो सर्वांत वेगाने मोडेल त्याला मोठा बक्षीस मिळेल मुलांनी लगेच काठ्या मोडायला सुरुवात केली काही मिनिटांत त्यांनी सगळ्या काठ्या मोडल्या पण लगेचच पुन्हा भांडणे सुरू झाले वडील हसले आणि म्हणाले आता दुसरा प्रयोग करतो ह्यावेळी तुम्ही काठ्या एकत्र मोडायच्या आहेत स्वतंत्रपणे नाही एकत्र मोडण्याचा अवघड प्रयोग तीनही मुलांनी बुंडल घेतले आणि प्रयत्न करू लागले कितीही प्रयत्न केले तरी काठ्यांचा बुंडल मोडला नाही थकलेले आणि निराश मुलं वडिलांकडे पाहिली वडील म्हणाले पहा मुलांनो स्वतंत्रपणे प्रत्येक काठ्या मोडणे सोपे होते पण एकत्र राहून त्यांना मोडणे तुम्हाला जमले नाही याचा अर्थ असा की जर तुम्ही एकत्र राहिलात तर कोणताही अडथळा तुम्हाला तोडू शकत नाही जर तुम्ही भांडत राहिलात तर कोणत्याही अडचणीत सहज हरवता येईल यातून मुलांना समजले की बंधुत्वावर कथा मराठीमध्ये खूप महत्त्वाचे धडे देऊ शकते मुलांचा बदल एकतेत बल त्या दिवशी मुलांनी वडिलांना वचन दिले की ते नेहमी एकत्र राहतील एकमेकांना मदत करतील आणि भांडण बंद करणार आहेत त्यांनी अनुभवले की unity moral story in Marathi ही प्रत्यक्षात किती शक्तिशाली आहे वडील आनंदाने म्हणाले माझ्या मुलांनो हे धडा लक्षात ठेवा एकतेतच बल आहे हे वाक्य केवळ कौटुंबिक जीवनासाठी नाही तर समाज आणि शाळेतल्या जीवनातही लागू होते कथा सांगणारा संदेश एक एकतेत बल आहे दोन स्वतंत्रपणे काही सोपे वाटत असले तरी एकत्र राहून सामर्थ्य वाढते तीन सतत भांडणे कोणालाही फायदा करत नाही ही कथा मराठी शाळा कथा एकता म्हणून मुलांना शिकवता येईल कथा विस्तार घर शाळा आणि गावातील जीवन वडिलांच्या प्रयोगानंतर मुलांनी एकत्र राहणे सुरू केले त्यांनी पहिल्यांदा शाळेत एकत्र अभ्यास केला मग गावातील खेळांमध्ये एकत्र भाग घेतला आणि शेवटी शेतात आईवडिलांना मदत केली गावातील लोक मुलांच्या बदलाचे कौतुक करू लागले मुलं आता एकमेकांवर अवलंबून राहत होती आणि घरात शांती निर्माण झाली यातून शिकायला मिळते की the bundle of sticks Marathi story केवळ प्रयोगावर आधारित नाही तर त्यातून वास्तविक जीवनातील मूल्य शिकता येते अंतिम विचार ही कथा फक्त मनोरंजनासाठी नाही तर Marathi moral story for kids म्हणून प्रेरणादायी आहे मुलांना हे सांगायचे आहे की मित्रांशी वागण्याची आणि परिवारासोबत राहण्याची किंमत एकत्र राहून वाढते कथा मराठी जीवनाचे धडे देऊन मुलांना संस्कार शिकवते Marathi short moral stories for यूट्यूबमध्ये यासारख्या कथा अपलोड केल्यास वाचक आणि पालकांना खूप आवडतात शेवटचा संदेश सतत भांडणे सोडा एकतेत राहा आणि एकत्र सामर्थ्य वाढवा एफ ए क्यू एक ही कथा कोणासाठी आहे ही कथा प्रामुख्याने लहान मुलांसाठी आहे परंतु शाळकरी विद्यार्थी पालक आणि शिक्षकही याचा उपयोग करू शकतात दोन या कथेतून काय शिकायला मिळते या कथेतून मुख्यतः एकतेत बल आहे हा संदेश मिळतो एकत्र राहून कोणतीही अडचण सोपी होते तीन बांधलेले काठ्या ही कथा एकतेबद्दल कशी शिकवते काठ्या स्वतंत्रपणे मोडणे सोपे आहे परंतु एकत्र बुंडल मोडणे अशक्य ठरते हाच उदाहरण मुलांना एकतेचे महत्त्व समजावते चार ही कथा शाळेच्या प्रोजेक्ट किंवा यूट्यूबसाठी उपयुक्त आहे का होय ही कथा Marathi short moral stories for YouTube किंवा शाळेतील प्रोजेक्ट निबंध व कथाकथनासाठी उत्तम आहे पाच या कथेशी कोणते नैतिक मूल्य जोडलेले आहे ही कथा बंधुत्व सहकार्य कुटुंबीय एकता आणि परस्पर मदतीचे मूल्य उभे करते समचाचणी पाच प्रश्न एक वृद्ध शेतकऱ्याच्या मुलांमध्ये सतत भांडण का होत असे दोन शेतकऱ्याने पहिल्यांदा मुलांना काय करायला सांगितले तीन मुलांना काठ्यांचा बुंडल का मोडता आला नाही चार या कथेतून मुख्य नैतिक धडा कोणता मिळतो पाच कथेनंतर मुलांच्या वागण्यात काय बदल झाला कृपया तुमची उत्तरे खाली कमेंटमध्ये टाका त्यामुळे आम्ही तपासू शकू की तुम्ही कथा नीट समजलात की नाही